कोठी गेली कुठी पळाली नुमदे कोणास अहो नुमदे कोणास ती जल्दी त्याना अहो सरकाराची नोकर उठली दाही दिशा फिरती अहो दाही दिशा फिरती आणि साधू भोंदू धरून त्याना लाख घरातून पांडव सुटलीत लाख घरातून पांडव सुटलीत त्या जो न्याय आणि ज्या न्यायाने आगऱ्या मधुनी त्यांचा वंशज भक्त खरा तो त्यांचा वंशज भक्त खरा तो त्या त्या न्यायाने आहो त्या त्या न्यायाने अन तुरी हातावर न सुटला जिया उद्दीन पठाण झाला मुका जाहलेला अहो सांगा तुम्हा आठवतो का चिंध्या विजार तसाच सदरा चिंध्या विजार तसाच सदरा घोळ पठाणाचा अंदाढी मोठी वाढवलेली हेच आपुले सुभाष बाबू हेच आपुले रे सुभाष बाबू तुडवतात वाट अन काबुल मार्गी जायाच हो देशामधल्या देश बंधुनी त्यांना हा कलली आहुत्यांना हाकलले स्वतंत्रतेच्या पूजेसाठी किती हाल भोगले त्याने ऐका हो त्यांचे अभिमानी डोंगर तुडवले त्याने दैवाची काय हो करणी ठेविले उत्तम चंदानी काबूल गाठली त्याने धन्य हो जननी करुनिया करणी सुभाषचंद्राची धन्य आई जर्मनीत सुभाषचंद्र जाई भारतात हाहाकार होई बातम्याची केली कारवाई मेले म्हणण्याची झाली घाई म्हणती कोणी हिमालयात जाई खरी बात कोणा कळली नाही एक दिन गंमत काय होई हिंदुस्थानात आनंद होई जर्मन रेडिओची बातमी जी आई दादा हम बर्लिन से बोल रहे हैं सुनो अभी सुभाष चंद्र बोस आपको कुछ संदेश देने वाले हैं भाषा नवरती आली धावा धाव मग सुरू झाली सुभाष बाबूनी मजा केली ऐका गमत काय झाली जपान्याने मोठी चढाई केली सिंगापूर पडले फत्ते झाली जपानला विजय माळ घाली सत्तर हजार सेना शरण गेली सुभाष बाबूनी धाव मारली ऐका दादा सेना सारी जवळ ठेवली अशा सेना तयार झाली पेटे सारी काबूत आली स्वतंत्र सेना स्वतंत्र आम्ही हिंदी राष्ट्रासाठी लढवू प्राणपणाला लावून ठेवू रणांगणावर दिन जाऊ कोण आम्हा तोच पाहू हाटाने हो सारी आली ब्रह्मदेश ताब्यात मिळाले रंगुनाला डेरे दिधले परेड त्यांची रोजच चाले सुभाष बाबूने ते झाले आईला हो धन्य वाटले लाख लाखान हो देती लाखा लाखान हो देती पैसे किती त्या नाही गणती वीस कोटीचे फंडत जमती तरुण मंडळी समोर येती बंदुका खांद्यावर घेती संगीनी त्या चमचम करती जगन्नाथ भोसली चालले छत्रपतींचे नाव राखले शहानवाज हे धावून आले धीलन सैगल वीर पातले कॅप्टन लक्ष्मी धावून येती स्त्रिया किती चालल्या संगती जय हिंद जय हिंद करा जय जयकार जय हिंद जय हिंद करा जय जयकार स्वातंत्र्याचे शिलेदार नेताजींचे सरदार धरा हाती तलावार चलो दिल्ली नाद गरजना